समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय एकोणतीसावा रासलीलेचा आरंभ ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात कृष्ण संकेत ती रात्र शरदी फुलली फुले गोपीना तो झाला माया ती योजुनी हरी प्रेमिकांच्याच इच्छार्थ रास क्रीडेस हो म्हणे हर्षे प्रिया जय पतिसी निवांत तैकेशराने शशी प्राचीनाली उन्हात जे जीव तपोन गेले ते सर्व आता मनी शांत झाले संकोचला तो मनिचंद्र थोडा रमे परी तो दिसू लागला की निचांदणे ते पसरे वनासी क्लिशब्दी कृष्णो हळूवंशी फुंकी या वंशिना दे हरिप्रेमिकांच्या वृत्ती सजिंकोनी कधीच ठेला सख्या त्यजोनी पळल्या प्रिया त्या निकुंडले ती बहुहालली की काढिती धार ज्या कोणी टाकोनी पळल्या तशा चुलीसी दूध स्वयंपाक टाकिता कैक धाबल्या पाजिता स्तन बाळाला पतीला सेविता कुणी जेविता त्याजिले कोणी प्रिय कृष्णास भेटण्या अंजनो उठणे कोणी अंगिरा चंदना कुणी लाविता सोडिले वस्त्र लेबोनी धावल्या कुणी ज्येष्ठा निरोधिता कोणा न कोणी थांबल्या घरा विश्वमोहन कृष्णाने आत्मा चोरोनी घेतला घरात कोंडले न मार्ग लाभला जया भावनायुक्त ध्यानाने गळाले नेत्र त्यांची अशुभ जळले ध्याने कृष्ण ध्यानात भेटला कृष्णा आलिंगिते चित्ती परम शांतीच लाभली जार भावतया चित्ती कृष्णासी असला जरी आलिंगिती जयासी त्या कृष्ण रूपास पावल्या राजा परीक्षिताने विचारले मानिती त्या प्रियो कृष्णा नवखा ब्रह्म भावतो गुणासक्त असो निया निवृत्त जाहल्या कशा श्री शुकदेवजी सांगतात पूर्वीच वदलो मी तो चेदीने द्वेषिला हरी यानी तो प्रेमीला कृष्ण यांच्यात नवलावना अप्रमेय असा कृष्ण कल्याण गुण आश्रय कल्याण दावितो रूप लीला या करीतो अशा यामुळे हरिला ध्याता असो कोणीही तो तसा ज्या त्या भावे हरी पावे वृत्ती हो हरिरूपती रूपती तुमच्या परितो भक्त तेने शंका धरू नये आश्चर्य हरीचे काय त्या इच्छे विश्वभद्र हो ब्रजींच्या विभूती गोपी समीप हरी पाहता विनोदे बोलला कृष्ण चातुर्ये मोहुनी तया श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले स्वागतम हो महाभागा काय सेवा करू तुम्हा ठीक की त्या व्रजामध्ये तुम्ही आल्या कशास हो विंचू काटा इथे राही रात्रीच्या समयासया ब्रजी त्वरित जा तुम्ही स्त्रियांची वेळ नाशी ब्रजात नसता तुम्ही धुंडीतील तुम्हा पती माय बाप तसे बंधू न टाका संकटीतया बनीची पाहता पुष्पे चंद्र तो रंगला कसा देखिले चित्र जे कोणी यमुना जलस्पर्शुनी वाहतो मंद हा वारा हालती तरुवेली पाहिले तुम्ही ते सारे त्वरेने घरी जा पहा कुली नसती हो साऱ्या पती सेवेत जाता वासरे करे सारी रडती दूध प्यावया माझ्या प्रेमात गुंतोनी पातल्या योग्य ही असे जगीचे जीवते सारे तुष्टती मज पाहता संतान पालनी धर्म पती सेवा तशीच ती गृहिणींचा असे श्रेष्ठ ऐका गोपी प्रिया तुम्ही गती हवी जया चांग जर पापी पती नसे त्याच्या जरी मूर्ख दरिद्री रोगी ही तरी कुली नललना याना जार सेवाच निंदती न मिळे स्वर्ग तो ना कुकर्म तुच्छ निक्षणे श्रमणे दर्शने ध्याने कीर्तने बांधणे मला सान्निध्यात न हो प्रेम तरी जा घरी आपुल्या सान्निध्यात न हो प्रेम तरी जा आपुल्या घरा श्री शुकदेव सांगतात ऐकता भगवत वाक्य उदास गोपी जाहल्या फुटल्या सर्व आकांक्षा चिंतेत बुडल्या पहा ते लाल ओठ सुकले अनश्वास उष्ण पाहो निखाली नखटो चविती भुईला दुःखाश्रुने धुतलिसे उटिती स्तनीची दुःखात ते बुडुनिया नच शब्द ओठी ते भोग सर्व हरिला दिधले तयानी तो बोलता त्यजुनी हे बहु दुःख झाल्या झाले ही नेत्र रडुनी बहुलाल त्यांचे धीरे चित्या प्रणय कोपी वदो गेल्या गोपिका म्हणाल्या तू सर्व व्यापी हरी रे मन जाणतोसी निष्ठूर हे नच वदो तव पाद प्रेमी आलोत सर्व त्यजुनी तव भक्त साऱ्या स्वीकार तू करी नको त्यजु दूर आता संताननी पतिचिती करणेच सेवा ते सर्व योग्य परिही तव पाद सेवा आम्ही करोत तशी बहुसारहीच आत्मा जीवास असशी तुझी प्रिय कृष्णा ज्ञानी म्हणून करीते तुझ प्रेम ऐसे तू नित्य लाभ मिळत न च इच्छुकाही पावी कृपा करुनिया कमलाक्ष कृष्णा आशालतेसी नच तू मुळी छेद ऐसा आम्ही घरात रमलो घर काम धंदी आलोत येथ त्यजुनी तुझ काय त्याचे सोडो निपाय तुझी ये नच जात आम्ही जावो निकाय करणे व्रजी काम धंदा हे वल्लभात वची गीत प्रिया सख्यांच्या प्रेम तो हृदयी चेतवुनीच राही तू तो मिटी व हरी रे मुखीच्या रसाने नाहे जळो हृदय हे पद प्राप्ती घेऊ तुला विषी बहुही प्रेम अशा आम्हाला तुला विषी बहुही प्रेम अशा आम्हाला तेनेची या चरणी आम्ही सदैव येतो जे पाय श्रीसी कधितो क्वचिदोची लाभ तेना कधी कधीही त्यजुकी त्यजिले घराते लक्ष्मी कटाक्ष मिळण्या तपदेव ध्याती वक्षस्थलासी तुलसी सवती सवेती रज्जू कनार्थ पदीच्या करिते यस्पर्धा भक्त समान अरिया पदी लोकी येताची पायी हरी रे मिटते चिंता सुखवी सुखवितू तव पायी आलो कृपार्थ पात्र करिनी विजवी ही आग दासी म्हणून ठिवणे तशी संधी द्यावी नी कुंडले कुरळे कच गालात हास्य विलसे निसुधा मुखात श्री चिन्ह वक्षी रुळते अभयोची हस्त पाहो सर्व भुललो पदिदासी झालो मूर्ती तुझी ही अशी की तव रूप थेंबे सौंदर्य सृष्टी भरते तिन्ही लोक ध्याती निगाई पुष्प हरिणी पुलकित होती विश्वी असेल कुणी का तुझ त्यागू इच्छी नारायणो जय करे प्रतिपाल देवा तैसा व्रजा तू बहुरक्षितोसी आतूनी आम्ही जळतो तुझ भेटण्याला ठेवी करास शिरिनी जीवदान द्यावे श्री शुकदेव सांगतात योग्यांचा योगितो कृष्ण व्याकुळ शब्द ऐकता रमे जो आत्मरूपात हासोनी क्रीडू लागला नुछे हरी क्रीडला तै अच्युत हासी खुलल्या कळ्या त्या त्या भोवताली जमल्या हरीच्या तैतारकांच्या शशियात राही वैजयंती गळा कृष्णी ते वृंदावन शोभले गोपीनी गायल्या लीला सौंदर्य गीत साजिरे यमुना तटीची वाळू झळके कापुरा परी आनंदी वायू ते क्रीडले गोपी कृष्णते। आलिंगने पसरे बाहुनी हात दावी मांड्यास्तनोनी निविवेणी धरी कुणाचे नीटो जवी नका कुणा अनहासु लागे चेतो निगोपिशी हरी क्रीडला बहुही गोपींचा हरिने ऐसा केला सन्मान तो बहु जगात आम्हीची धन्य गोपी त्या मानू लागल्या सौभाग्य गर्व गोपींचा कृष्णाने जाणीला असे करण्या दूर तो कृष्ण सर्वात गुप्त जाहला इथे श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणतीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू